रामकृष्ण गोविंद अकराव्या स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायात नवयोगी आणि राजा निमी यांच्यामधील संवादात मायेचं वर्णन केलेलं आहे त्यावेळेला आपण मायेवरती चर्चा मायेच्या स्वरूपाबद्दल चर्चा करणार आहोत परंतु मी तुम्हाला माया आपल्यावर कसा परिणाम करते त्याची एक दोन उदाहरण सांगतो त्यावरून आपण मायेच्या परे जाऊ शकतो का कसा प्रयत्न करावा याबद्दल थोडीशी दिशा आपल्याला मिळावी पटत का बघा मला आपलं वाटलं ते मी आपल्यापुढे मांडतो एक हे घडलेलं आहे बरं का प्रत्यक्ष मी जे सांगणार आहे ते उदाहरण प्रत्यक्ष घडलेलं आहे एक चांभाराचा व्यवसाय करणारे पती पत्नी रस्त्यावरती बसून चांभारकीचा व्यवहार करणारे पती पत्नी अनेक वर्ष झाली त्यांना अपत्य नव्हतं चौदा पंधरा वर्षानंतर त्यांना ती पत्नी गर्भवती राहिली बरोबर आहे आता त्या दोघांना या घटनेचा अपार आनंद झाला अपार आनंद झाला खूप कोड कौतुक करत आपल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी नऊ महिने दिवस संपले त्यांचे आणि अर्थातच त्यांना अपेक्षा होती इतक्या वर्षानंतर अपत्य होणार परत होईल की नाही खात्री नाही त्यामुळं मुलगा व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती आता नऊ महिन्यानंतर ती चांभाराची पत्नी प्रसूत झाली आणि तिला मुलगी झाली त्या चांभार पती पत्नीला अतिव दुःख झालं अतिव दुःख झालं काय करणार काय करणार नियती म्हणून त्यांनी तिचा तिचा म्हणजे त्या मुलीचा नव्हे त्या परिस्थितीचा स्वीकार केला परंतु ते दुःखी कष्टी होते आता झालं काय की त्यांना ती एकच मुलगी एकच मुलगी लाडाची त्यामुळे त्यांनी तिच्याकडं पूर्ण लक्ष केंद्रित करून तिच्या शिक्षणाकडं पूर्णपणे उत्तम प्रकारे लक्ष दिलं ती मुलगी दहावीला पूर्वीची गोष्ट सांगतो मी ती मुलगी दहावीला गुणवत्ता यादीत तिसरी आली चांभाराची मुलगी गुणवत्ता यादीत ज्या वेळेला येणं अवघड होतं जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेला ती गुणवत्ता यादीत आली त्यांना अपार आनंद झाला खूप आनंद झाला या मुलीला खूप शिकवावं आणि डॉक्टर करावं अशी त्यांची तीव्र इच्छा मुलगी पण हुशार होती दोन वर्ष तिला त्याने आणखी शिकवलं खूप शिकवलं बारावीच्या परीक्षेला बसली बारावीच्या परीक्षेला ती उत्तीर्ण झाली परंतु तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही त्यामुळे त्या चांभार पती पत्नीना आणखी दुःख झालं खूप दुःख झालं काय करणार आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही इच्छा होती पण ती काय सफल झाली नाही पण मग मुलगी जात्याच हुशार असल्यामुळं तिने I P S I S परीक्षा दिली ती उत्तम प्रकारे पास झाली आणि तिला डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी मिळाली आता डेप्युटी कलेक्टर दाराची गाडी एखादा शिपाई घर चांगलं त्यामुळं त्या पती पत्नीला चांभार पती पत्नीला खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि अशा या आनंदाच्या प्रसंगी त्या मुलीचा ती पास झाली आणि डेप्युटी कलेक्टर झाली म्हणून तिचा सत्कार होता एका विवेकानंद केंद्राचं काम करणाऱ्या संस्थेतर्फे आणि त्या सत्काराला मला बोलावलेलं होतं त्या मुलीचा माझ्या हस्ते सत्कार झाला त्यावेळेला मला त्या पती पत्नीने ही सगळी हकीकत सांगितली मुलीची कौतुक म्हणून सगळी हकीकत सांगितली आता याच्याकडे मी कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं ते तुम्हाला मी सांगतो मला सांगा की हा पुढं काय झालं त्यावेळेला त्या सत्काराच्या वेळेला ते पती पत्नी म्हणाले अहो आता ही डेप्युटी कलेक्टर झाली आम्ही जातीनं चांभार आता हिला अनुरूप नवरा कसा मिळायचा या विवंचनेत ती होती आता मला असं सांगा की ज्या वेळेला त्या पती पत्नीला अपत्य नव्हतं आणि अपत्य होण्याची संभावना निर्माण झाल्यानंतर जो त्यांना आनंद झाला तो खरा का खोटा त्यांनी डोळ्यातनं अश्रू ढाळले याचा अर्थ ते दुःख खोट होत खरं होत खरं होत पण ते दुःख जर खरं होत तर ते टिकलं का नाही टिकलं म्हणजे ते खरं नव्हतं ती मुलगी दहावीला बोर्डात आली त्यांनी कर्ज काढून दहा किलो पेढे वाटले लोकांना खूप लोकांनी कौतुक केलं खूप आनंद झाला हा आनंद खरा का खोटा त्याने प्रत्यक्ष अनुभवला म्हणून तो खरा परंतु ती मुलगी बारावीलाच पास झाली पण मेडिकलला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांना दुःख झालं याच्या अर्थी दहावीच पास झालेल्याचं सुख हे टिकलं नाही <coughs> म्हणून ते खोट होत दहावीच दुःख पास झाल्याचं सुख खर का खोट बारावी मध्ये तिला किंचित अपयश आलं मेडिकलला प्रवेश मिळाला नाही म्हणून झालेलं दुःख खर का खोट डेप्युटी कलेक्टरची नोकरी मिळाली अपार आनंद झाला जन्माची इति कर्तव्यता झाली संपलं बस आनंदी आहोत मग हा आनंद खरा का खोटा कारण त्यांना दुःख पण झालं की हिला आता अनुरूप नवरा कसा मिळायचा म्हणजे ते आनंद तो आनंद सुद्धा खरा म्हणावा तर खरा खोटा म्हणावा तर खोटा याचा अर्थ काय हो एकोणीसशे शहाऐंशी साली माझी आई गेली तीन बहिणींच्या वर झालेला मी एकुलता एक मुलगा त्यामुळे साहजिकच माझ्या आईचं माझ्यावर आणि माझं माझ्या आईवर अपरंपार प्रेम होत एकोणीशे शहाऐंशी साली माझी आई गेली त्या दिवशी त्या क्षणी मला भयंकर दुःख झालं फार दुःख झालं जीवन नको झालं आईविना मी एकटा जगू शकेन की नाही असा विचार मनात आला आणि काळाच्या ओघात ते दुःख संपलं आज मी तिला तिला तिलांजली देतो तिच्या दिवशी स्मृतीच्या दिवशी त्यावेळेला काय भावना असते ती मृत्यू पावली त्यावेळेला तिच्या विना मी जगू शकेन की नाही असं वाटणारा आज मी आनंदात आहे सुखात आहे समाधानात आहे मग त्यावेळेला झालेलं दुःख खरं का खोट म्हटलं तर खरं कारण मी अनुभवलं म्हटलं तर खोट कारण ते दुःख टिकलं नाही आज मी सुखी आहे मग हे जे प्रकार आहे हा प्रकार माझ्या आणि प्रत्येकाच्या जीवनात मायेमुळं घडतो जे जे घडतं ते ते खरं का खोट खोट म्हणावं तर अनुभव येतो खरं म्हणावं तर ते टिकत नाही कुठलीही घटना असो मी अनुभवलेल्या घटना तुम्हाला सांगितल्या तुमच्या जीवनात तुम्ही बघा अहो मुलीचं लग्न झालं मुलगा देखणा आहे सुंदर आहे श्रीमंत आहे मुलगी हुशार आहे अनुरूप आहे काय पाहिजे आणखी याशिवाय सुख सुख ते काय असू शकत झालं लग्न होऊन दोन वर्ष झाली त्या मुलाने आपले दिवे लावले ओळखलं बस अहो अतीव दुःख आता काय करू त्या मुलीला वाटलं मी जीव देऊ का कस जगू मी मग हे दुःख खरं का खोट लग्नाच्या वेळेला झालेलं सुख खरं का खोट काय समजायचं हे जे जीवनात आहे पण नाही नाही पण आहे हा जो प्रकार घडत असतो अनुभवाला येतो पण टिकत नाही याचा अर्थ हा सगळा मायेचा प्रकार आहे मायेमुळं घडतो भगवंतांच्या अगदी जवळ आहे परंतु भगवंतांचं दर्शन नाही माया माया भगवंतांचं दर्शन झालं असं वाटतं सगुण रूपातलं पण गीता म्हणते अवजानंतिमा मूढाम मानुषीम तनुमाश्रितम मी आहे शरीरधारी पण एकशे पंचवीस वर्षापुरता मी देह धारण केलाय त्याच्या आधी मी तत्वानी होतो त्याच्यानंतर मी तत्वानी असेन मग मला जाण ना तत्वानी माझा जो शरीरधारी भाग आहे तो तात्पुरता आहे मी अवतार घेतला लीला केली त्याच मायेच्या सहाय्याने आणि त्याच मायेचा सहारा घेऊन देहत्याग केला पण त्या देहाकडं तू जाणार का त्या देहाच्या पलीकडं असलेल्या तत्वाकडं जाणार ही माझी माया आहे तुला भ्रम होतो तुला भ्रम होतो मी आहे मी आहे हा केवढा मोठा भ्रम आहे सांगा तुम्ही मला पण वास्तवात मी नाही मी परमात्म स्वरूप आहे हे सत्य आहे मी आहे असा अहंकार मला आहे हे सत्य आहे पण दोन्ही सत्य परस्पर विरोधी आहेत टोकाची विरोधी आहेत हे मायेमुळं घडतो आणि मला हा जो भ्रम आहे तो काढून टाकायचा तुम्ही मला सांगा अध्यात्मात नेहमी दिलेलं उदाहरण अंधारात दोरी पडली आहे तिचा साप वाटतो हो साप वाटतो म्हणजे नुसतं वाटत नाही दरदरून घाम सुटतो अनुभव येतो शंकराचार्याने सांगितलं हे घाम सुटतो मग खरा का खोटा साप खरा म्हणावाच लागेल कारण शरीरावर परिणाम झाला भीती वाटली घाम फुटला खरा परंतु दिवा लागला अज्ञान गेलं आणि दोरीचं दर्शन झाल्यानंतर सगळं विरून गेलं दोरी आहे हे समजलं ज्ञान झालं खोटा साप मग खरा म्हणावा का खोटा म्हणावा साप हे मायेमुळं घडतं आणि म्हणून मी हा सर्व काही भ्रम आहे हा ठाम निश्चय केला आणि त्या भ्रमाच्या माग आलंबन कुणाचं आहे त्याचा ध्यास ठेवला तर माया तरुण जाणं दुरापास्त आहे अशक्य नाही सर्वांना यश लाभो हो, अशी प्रार्थना आपण करूया आणि इथे अल्पविराम घेऊ रामकृष्ण गोविंद